आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया ऐका हो ऐका एकदा या घरी एकदा या घरी याचा अर्थ एकदाच घरी या नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आणि आजचे आपले खास पाहुणे आहेत बालासाहेब गोरपडे ज्यांच्याशी आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती फारच सुंदर एक्झाम्पल्स आणि कसं पॉझिटिव्ह थिंकिंग करता येईल त्याच्यावरती ते मार्गदर्शन आपल्याला करत आहे आणि छोटे छोटे एक्झाम्पल जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आठवण ठेवतो तर नक्कीच आपल्याला खूप बेनिफिट होतो कुठेतरी आपल्याला नेगेटिव्ह विचार येत असेल त्रास होत असेल किंवा तणाव येत असेल अशा वेळी आपण या गोष्टी आठवण केलं तर नक्कीच आपल्याला त्या नेगेटिव्ह विचारांना ब्रेक देता येतो आणि सकारात्मक चिंतन करून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद अनुभव करू शकतो तर आजच्या एपिसोडमध्ये परत एकदा बालासाहेब गोरफडे यांचं खूप खूप स्वागत आहे <laughs> धन्यवाद कशा आहेत बाळासाहेब खूप छान खूप सुंदर <laughs> फारच आनंद वाटतो जेव्हा तुम्ही आपले विचार आमच्याशी शेअर करतात आणि लोकांचा प्रतिसादही मिळतो आणि बरेच लोकांना हे आवडतो की पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जे एक्झाम्पल्स देतात तुम्ही जे छोटी छोटी घटनाही सांगतात त्याच्यावरती त्यांना फारच एक मोटिवेशन मिळत असते तर नक्कीच हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विचार मंथन करून विचार देतो तेव्हा लोकांना आवडतोच आणि आज असं विचारायचं की कधी भरपूर वेळा असा असतो की आपण आपला मनात असा नसतो की कुणाशी आपण नाही बोलावा वैर करावा परंतु काही गोष्टी आपण कळत न कळत त्याच्यामध्ये आपण असं गुंतून जातो आणि बरेच वेळ आपण कुणाशी आपण बोलत नाही आणि बोलायची इच्छा असलं तरी पण आपण जाऊ दे काय बोलायचं <laughs> सोडून देत अशा काही एक्झाम्पल आपल्या समोर येतात तर अशा वेळी आपण कसं आपल्याला मोटिवेट करायला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग हां तर खूप छान प्रॅक्टिकल प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत ते येतातच की कुठं ना कुठं आपलं त्या व्यक्तीबरोबर कधी झालेलं असतं आणि त्याच्यामुळं या तर आपण टाळतो किंवा आपण पाहून न बघितल्यासारखं करतो असं पण कधी कधी आपल्या संबंधामध्ये होतं तर सर्वात प्रथम आपण जर हा एक ॲटिट्यूड जर ठेवला तर गोष्टी येतात आणि जातात जसं आपण म्हणतो की हे शब्द आहे शब्द येतात आणि जातात ते काय आपल्याला कुठं लागत किंवा असे काही शरीराला चिपकलेले नसतात गोष्ट मनाची असते <laughs> तर मनामध्ये या निगेटिव्हला जर अवॉइड केलं आणि जर आपण पुढं गेलो तर याच्यामधून आपल्याला एक सरळ रस्ता निघू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला अशी भावना निर्माण होते तर त्यावेळेला पहिलं आपण स्वतःला सुधरून घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत मी स्वतःला सुधरत नाही तोपर्यंत बाहेरच्या दुनियामध्ये काहीच परिवर्तन होणार नाही हे निश्चित आहे मी बदलेल तर बाहेरची दुनिया बदलेल आणि जग बदलेल म्हणून सर्वात प्रथम ज्या काही घटनेमुळं ती दुरी वाढलेली आहे संबंधामध्ये त्याच्यामध्ये आपण स्वतः पहिलं सकारात्मक होणं गरजेचं आहे की वास्तविक ह्या विश्वरंगमंचावर सर्व जे आत्मे पार्ट प्ले करतायत सर्व निर्दोष आहे याच्यामध्ये कोणाच्याही गलत पार्ट नाही किंवा कोणाचीही चूक नाही आपल्या नजरेतून ते आपल्याला गलत वाटत असेल चूक वाटत असेल परंतु ती गोष्ट त्याच्या बुद्धिमत्ता आणि त्याच्या नजरेतून त्याला ती एक चांगली वाटते किंवा योग्य वाटते त्याच्यामुळं उगीच आपण संकल्प चालून आपली एक एनर्जी नष्ट करणं ही एक समजदारी नाही म्हणून एक आपण ह्या विश्वरंगमंचावर जे काही पहाटधारी आहेत प्रत्येकाला जो पाठ मिळालेला आहे तो यथाशक्ती तो बजावतो आहे हे बुद्धीत ठेवलं पाहिजे आणि दुसरं अजून एक सकारात्मकता वाढवण्यासाठी एक युक्ती एक सांगू इच्छितो की ज्या वेळेला काही अशी एक नकारात्मक सिच्युएशन आपल्यासमोर येते तर अशा सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर एक छोटीशी घटना आहे की एक वेळेला एका व्यक्तीकडून खूप काही मोठी गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्यामुळं राजानं त्याला एक मृत्यूदंड म्हणजे इतकी मोठी एक शिक्षा ज्याला सजा आपण म्हणतो ती सजा दिली तर सजा अशी होती की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अशा ठिकाणी पाठवलं गेलं की जिथं कोणत्याही जे पब्लिक जे आहे म्हणतो आपण त्याला किंवा लोक जे आहेत त्यांच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट येणार नाही अशी एक उंच मिनार होती आणि त्या उंच मिनारवर त्याला ठेवलं तर ज्या वेळेला त्याला ती सजा सुनावली आणि निश्चित सम वेळेला तिथं त्याला पोहोचवणार होते त्याच्या अगोदर तो आपल्या पत्नीला भेटला कारण ती एक शेवटची भेट भेट होती खूप एक मार्मिक दृष्टांत आहे शेवटच्या भेटीमध्ये पत्नी तुम्ही विचार करू शकता किती रडत असेल कारण मृत्यूदंडाची जी सजा आहे ती त्याला झालेली होती तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर म्हणजे ज्याला आपण म्हणतो आश्चर्य किंवा पश्चतापाचं असं काहीच नव्हतं तो एकदम आनंदात होता तर पत्नीला आणि जे बघणारे लोक आहेत त्यांना आश्चर्य वाटलं की याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आणि हा एकदम हसतोय तर तो जाताना पत्नी रडत होती तर पत्नीच्या कानात फक्त एक शब्द म्हटला की फक्त तू माझ्यासाठी माझ्यावर जे तुझं प्रेम आहे त्या प्रेमाच्या खातीर फक्त एक रेशमाचा जो धागा आहे त्या धागेला फक्त एक छोटीशी रस्सी फक्त तू त्या धाग्याला मागं रस्सी बांधा आणि रेशमाचा जो धागा आहे त्या मिनारपर्यंत जर पोहोचू शकले तर मी सुरक्षित राहील एवढीच गोष्ट सांगितली मग त्याला राजानं त्या उंच मिनारावर ज्याला खाली उतरणं पॉसिबल नव्हतं आणि एक आत्महत्याच करणं तिथून जर उडी टाकली तर त्याला ते एक आत्महत्या म्हटलं जाईल मग अशा ठिकाणी त्याला पोहोचवलं पत्नीच्या बुद्धीमध्ये ती सतत की पती जाताना ही गोष्ट सांगून गेला की एक रेशमचा धागा माझ्यापर्यंत तू पोहोचव पोहोचवायचा कसा हा मोठा प्रश्न तर मग ती एका साधू महात्माकडे गेली साधू महात्माला हा तिचा जो मनातला प्रश्न आहे हा सांगितला की पतीची ही एक माझ्याकडून ला शेवटची अपेक्षा होती की रेशमचा धागा तिथपर्यंत पोहोचव मग साधू महात्माने त्या महिलेला एक युक्ती सांगितली एक भृग नावाचा एक किडा असतो आणि तो जो भृग नावाचा जो किडा आहे तुला मिळेल तो जंगलामध्ये त्याला पकडून आण आणि हा जो रेशमचा धागा आहे हा तू काय कर की त्याचं जे पुढलं जे तोंड असतं त्याला मध ज्याला आपण म्हणतो मध लावायचा आणि त्या गोडीनं तो जो रेशमचा धागा आहे त्याला तू चिटकून दे त्या मधाला त्याच्या तोंडाला चिटकून दे तर होईल काय की तो जो भृग नावाची जो किडा आहे तो तिचे गोड त्या मध जो लावलेला आहे तो बरोबर वर चढत चढत चढत तिथपर्यंत पोहोचल छोटीशी युक्ती बघा जीवनामध्ये की तसं त्या महिलेनं केलं तो भृग नावाचा जो किडा आहे तो आणला आणि मध लावून त्याला तो जो रेशमचा जो धागा आहे पतलासा तो त्याच्या याला लावून तोंडाला लावून तो बरोबर मिनार चढत चढत चढत तिथपर्यंत तिचा जो पती ज्याला सजा सुनावलेली होती ऐकवलेली म्हणजे होती तिथं ते पोहोचला आणि तो धागा जसा पकडला त्यानं रेशमचा धागा हातात आला तर त्याच्या मागं पत्नीला सांगितलं होतं की तो एक रस्सा लावून ठेव आणि तो धागा हळूहळू हळूहळू सर्व धागा वडत वडत वडत त्या धाग्याला जो रस्सा होता तो रस्सा वरपर्यंत आला आणि तो जो एक दोर मजबूत त्याला आपण म्हणतो असं अशी काही रस्सी होती की ज्या रस्सीमुळं तो खाली उतरू शकेल आणि त्या रस्सीला त्यानं तिथं वर बांधलं आणि तो रस्सीनं खाली आला खाली आल्यानंतर त्याची मुक्तता झाली ज्यावेळेला राजासमोर त्याला बोलवलं त्यावेळेला राजाला एक आश्चर्य वाटलं की ही असंभव गोष्ट यानं संभव कशी काय केली आणि ही सर्व घडलेली घटना ज्यावेळेला त्यानं सांगितली तर राजानं त्याला इनाम दिला म्हणजे बघा की एक सकारात्मक दृष्टिकोन जीवनामध्ये जर आपण बाळगला तर आपलं जीवन वाचू शकतं <laughs> लक्षात आला असं म्हणजे एक सिच्युएशन अशी होती की आता माझ्या समोर मृत्यूची आहे दुसरा काही पर्याय नाही पर्यायच नाही परंतु एक छोटीशी घटना की एक रेशमी धाग्यानं तिथपर्यंत तो रेशमी धागा पोहोचला आणि ती जी युक्ती आहे ती राजाला कौतुकास्पद वाटले की एक कशी युक्ती वापरली की हा धागा तिथं पोहोचला आणि त्या धाग्याच्या आधारे त्या दोहरीनं तो खाली आला म्हणजे म्हणण्याचं लक्षात आलं असं तुमच्या सांगण्याचं माझं तात्पर्य आहे की जीवनामध्ये किती जरी अंधकार आणि किती जरी नकारात्मक प्रवृ परिस्थिती समोर असली तर आपण धैर्यता आणि संयम ह्या दोन गोष्टी हमेशा बाळगल्या पाहिजे कारण दिवस रात्र सुख दुःख हे बदलत जातं म्हणून जर नकारात्मकता आहे तर लगेच हातपाय गळून किंवा असं हातपाय बांधून बसायचं नसतं एकदम आळस घेऊन बसायचं नसतं तर त्याच्यामध्ये पुढं पुढं काहीतरी आहे नकारात्मकता नंतर पुढं प्रकाशाची किरण आहे हे निश्चित आहे हे जर आपण आपल्या मनामध्ये जर पक्क केलं तर आपण जीवनामध्ये निश्चित त्या सिच्युएशनमधून पुढं निघणार कारण ज्या ज्या वेळेला जीवनामध्ये व्यक्ती असफल बनतो त्यावेळेला तो हेच ठा म्हणजे मनामध्ये ठाणतो की मला ह्या असफलतेमधून शिकायचं आहे तो हे समजत नाही की आता फेल झालो विद्या सोडून आता शिकायचंच नाही तो ते ठाणतो की मला अजून शिकायचं आहे म्हणजे कोणतीही असफलता आपल्याला सफलतेचे दरवाजे खोलते खोलते हे सकारात्मक चिंतनामधून खूप काही सहज सहज होतं फारच सुंदर एक्झाम्पल दिला आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल बालासाहेब आणि त्यांना लक्षात आलं असेल की एक सकारात्मक चिंतननी आपलं आपलं जीवन आपण वाचवू शकतो रेशमी दागाच्या एक्झाम्पलनी आपल्याला सांगून दिलं तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये कुठेही कितीही विकट परिस्थिती असेल तरी आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंगवरती कायम असलं तर आपलं जीवन वाचू शकतो मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर परत बोलूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा Thank you. गिठिन गिवा तुझी भात्या तल्या सुरासंग गाऊ दे नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि फारच सुंदर पॉझिटिव्ह थिंकिंगवरती सिरीज आपण करतो आहे आणि त्याच्यामध्ये बालासाहेबांनी फारच छोटे छोटे एक्झाम्पल तुमच्यासाठी आणून सांगतात ते की कसं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केल्याने आपलं जीवन वाचवू शकतो आपलं जीवन सुंदर बनू शकतो आपला जीवन चांगला बनवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण आज ऐकत आहेत तर अशाच गोष्टी एक अजून विचारायच्या म्हणजे आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये पण बरेच प्रसंग येतात आणि काही काही वेळी आपण जसं तुम्ही शेवटले सांगितलं की जेव्हा आपण फेल होतो एक दोन सब्जेक्टमध्ये परत त्याचा प्रयास आपण करत नाही आणि दुसरीकडे कुठेतरी आपण मार्ग शोधत असतो अशा वेळी आपल्याला ज्या दुसऱ्या मार्ग आपण शोधत असतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार काम मिळत असतो परंतु नंतर तिथे पण एक सिच्युएशन असं येतो की तुमच्याकडे जे डिग्री नसल्यामुळे आपण त्या पूर्णपणे त्याचा लाभ घेऊ शकत नाही परत आपल्याला वाटतो की अरे अभ्यास केला असता तर चांगला असता आणि आत्ता अभ्यास करता येणार नाही कारण आता एक मोठा गॅप पडला आणि त्यावेळीच एकदा अजून एक वर्ष आपण मेहनत केली असती तर आपल्याला आजच्या या दृष्टिकोनामध्ये आजच्या या सिच्युएशनमध्ये आपल्याला हा कमी तरता आहे ते आपल्याला भागवला नसता <laughs> सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करता येईल तर छान तुम्ही विद्यार्थ्यांची गोष्ट काढल्यामुळं मला एक आठवतं की प्रॅक्टिकल जर आपण आपल्या जीवनामधला जो आपल्याकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे हा जर सर्वात प्रथम आपण सकारात्मक ठेवला जसं याच्याविषयी आपण थोडी चर्चा पण केलेली आहे की आपण आपल्याबद्दल जी एक जीवनामध्ये एक हीन भावना निर्माण करतो आणि त्या हीन भावनेमुळं आपण एक एकाकी किंवा एक अशा निगेटिव्ह विचारांची एक शृंखला बनवतो ज्याला आत्मविडंबना एक मुलांमध्ये निर्माण होते आणि तो एकएकी बनतो तर ज्यावेळेला तो एकाकी जीवन व्यक्त करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्हिटी चालते म्हटलं जातं की एखादा व्यक्ती खूप कमी बोलतो किंवा खूप जर सायलेन्समध्ये आहे आणि तो आपल्या गोष्टी शेअर करत नाही तर निश्चित निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये जादा चालते कारण जर सकारात्मक व्यक्ती ही तो तो देतो व्हॅल्यूज किंवा सकारात्मकता ही की तो देण्याचं कार्य करतो मग जरी नाही बोलला परंतु तुम्हाला मी भेटल्यानंतर मला ती जाणीव होणार की यांच्याकडून मला काहीतरी मिळते ऊर्जा मिळते पॉझिटिव्हिटी तसं लाईट आहे लाईटला म्हणावं लागत नाही की मला प्रकाश दे स्वयं तो प्रकाशशील आहे तशी सकारात्मकता एक लाईट आहे ती ऑटोमॅटिक आपल्याला त्याच्याकून मिळते तर म्हणून आपला याच्याविषयी विद्यार्थ्यांना एक आपण सांगितलं पण होतं की जीवनाच्या तुम्ही या खेळ म खेळामध्ये की एखाद्या सब्जेक्टमध्ये परीक्षामध्ये फेल झाले म्हणजे संपूर्ण जीवनाला आपल्याला संपवायचं नाही आहे तर आपल्याला पुढे निघायचं आहे याच्यातून रस्ता आपल्याला काढायचा आहे कारण अनेक ऑप्शन्स आपल्याला आहेत पुढं निघण्यासाठी तर याच्यावरून असं एक एक्झाम्पल मला एक आठवतं की एकदा शाळेमध्ये सरांनी एक छोटीशी मुलांची एक टेस्ट घेण्याचं ठरवलं की ही जी शिक्षण आहे या शिक्षणाबरोबर किंवा ह्या सब्जेक्ट बरोबर मुलांनी स्वतःला दुसऱ्या सब्जेक्ट जे आहेत जे गुणांचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये किती डेव्हलप केलेलं आहे म्हणून सर काय करतात की मुलांना सांगतात की सर्वांना एक कागज काढा आणि सर्व जे मुलं आहेत ते वयांचे एक कागद काढतात आणि प्रश्न हा विचारतात की त्या कागदावर तुम्हाला सर्व मुलांना जे जे तुमच्या जीवनामध्ये नापसंत लोक आहे ज्यांना तुम्ही पसंत करत नाही त्यांचे नावं लिहायचे आहे आणि सर्वात शेवटी खाली तुमचं नाव लिहायचं की मला समजलं पाहिजे की ही चिठ्ठी कोणाची आहे तर ह्या चिठ्ठ्या एक्झाम झाल्यानंतर किंवा मी रिझल्ट सांगितल्यानंतर त्या तुमच्यासमोर जाळून टाकल्या जातील त्याच्यामुळं याच्यात घाबरण्याची काही कोणला कारण नाही की बाबा आपण नाव टाकतो आहे आणि जे जो आपल्याला आवडत नाही त्याचं आपण नाव टाकलेलं आहे हे जर कोणाला माहीत झालं तर अजून इश्यू वाढू शकतो तर सरांनी पहिलीच कंडिशन सांगली की चिठ्ठ्या तुमच्यासमोर त्या जाळल्या जातील तर ज्या वेळेला हा होमवर्क दिल्यानंतर सर्व मुलांच्या ज्या वेळेला ते कागद सरांनी एक एक चेक केले तर पन्नास मुलांमधून प्रत्येक मुलाने कोणाने कोणाचं आणि कोणाचं नाव त्याच्यामध्ये लिहिलंच होतं त्याच्यामध्ये एक जी चिठ्ठी आहे सरांना अशी मिळाली की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मला सर्वजण आवडतात मी सर्वांशी प्रेम करतो मग ती चिठ्ठी सरांनी वेगळी काढली आणि आता एकोणपन्नास ज्या चिठ्ठ्या होत्या त्यामध्ये सरांना हे बघायचं होतं की ह्या मुलाचं नाव कारण प्रत्येक चिठ्ठीच्या खाली स्वतःचं नाव सरांनी टाकायला सांगितलं होतं तर हे बघायचं होतं सरांना की ह्या मुलाचं नाव एकोणपन्नास जे विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये कुणी लिहिलेलं आहे का तर आश्चर्याची गोष्ट अशी की त्या मुलाचं नाव कुणीच लिहिलेलं नव्हतं की ज्या मुलानं आपल्या चिठ्ठीत हे लिहिलेलं होतं की मला सर्व आवडतात आणि माझं कोणाचेही बरोबर वैर नाही आहे भावना नाही आहे त्या मुलाचं नाव कुणीच लिहिलेलं नव्हतं मग सरांनी रिझल्ट सर्व मुलांसमोर आउट केला सरांना हे सांगायचं होतं की जर तुम्ही दुसऱ्यांप्रती जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला प्रेमाची भावना जर ठेवली तर त्यांची पण तुमच्याबद्दल तीच भावना राहते ह्या उदाहरणावरून सांगितलं मुलांना तुमच्या लक्षात आलं असं की जर आपण तो सर्वांना आवडत होता त्याच्या मनामध्ये जी भावना आहे की सर्व मुलं मला आवडतात म्हणून मुलांना पण तो आवडत होता हे आपल्या ह्या उदाहरणावरून सर्वांच्या लक्षात आलं असेल मग आपण आपल्या जीवनामध्ये ज्या व्यवहारामध्ये येतो तर हे जर आपण ॲटिट्यूड प्रत्येकासमोर जर ठेवलं प्रत्येकाविषयी जर ठेवलं सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की काही गोष्टीमुळं मिसअंडरस्टँडिंगमुळं त्याच्या मनात त्यानं माझ्याविषयी जे व्ह्यू बनवून ठेवलेला आहे तर ती तर कमजोरी आहेच आहे त्या आत्म्याची परंतु आज ना उद्या ती कमजोरी निघणार आहे आणि त्याला ते स्पष्ट होणार आहे तो त्याचा वेळ त्याच्यामध्ये घालू राहिला आहे परंतु मी जो माझा दृष्टिकोन आहे त्या व्यक्तीमुळं जर अटकून ठेवला तर मला लॉस होईल म्हणून मला त्या व्यक्तीबद्दल न्यूट्रल राहणं किंवा त्याच्याबद्दल एक शुभ भावना आणि शुभकामना ठेवणं खूप काही गरजेचं आहे आणि जसं आपल्याकडे म्हटलं जातं की जर मी तुमच्याकडे एक बोट केलं तर चार बोटं माझ्याकडं पण आहे म्हणजे एक अवगुण तुमच्याकडे मी बघतोय कारण म्हटलं जातं की दुसऱ्यांचे अवगुण लगेचच दिसतात तर चार बोटं माझ्याकडं पण आहे हे मी विसरून जातो मग विद्यार्थ्यांनी किंवा दुसरेही जे वर्ग आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर ही कमी त्याच्यामध्ये आहे अवगुण आहे तर माझ्यामध्ये दुसरी असेल ती मला लवकर समजत नाही कारण स्वतःचे अवगुण स्वतःला लवकर समजत नाही दुसऱ्यांचे अवगुण लगेच आपल्याला दिसून येतात म्हणून हे जर <laughs> सकारात्मक चिंतनसाठी आपण जर पक्क लक्षात ठेवलं की मला आव्हानापेक्षा जर गुणावर जर मा माझी जर नजर गेली कारण जसं तुम्हाला एका एपिसोडमध्ये आपण सांगितलं की आपलं सत्य स्वरूप आहेच प्रेम स्वरूप आनंद स्वरूप हे ओरिजिनल आणि सत्य स्वरूप हिरा तुम्ही कुठे जरी टाकला तर तो हिराचे तो चमकणारच आहे आत्मा ओरिजिनलमध्ये सात गुणांनी संपन्न आहे प्रेम आनंद सुख पवित्रता शांती हे आत्म्याचे गुण आहे आणि त्याच्यामध्ये आत्म्याला ओरिजिनलमध्ये यायचंच आहे त्याच त्यामुळं जर आपण हे नकारात्मक गोष्टींकडं लक्ष न देता जर सकारात्मक गोष्टींकडं जर बघत बसलं तर आपली जी रिलेशनशिप आहे ही एक भाई भाई म्हणजे एक भाऊ भाऊ आहोत ती या संबंधामध्ये एक श्रेष्ठ होईल आणि आपण भाऊ भाऊ एक ईश्वराची लेकर आहोत ह्या संबंधानं जर आपण कनेक्ट झालो तर ह्या ज्या निगेटिव्हिटी ह्या एकदम साईडला होतील आणि आपलं ओरिजिनल जे नातं आहे ते नातं आपल्या समोर येईल आणि त्या ओरिजिनल नातेमध्येच आपली एक सकारात्मकता धरलेली आहे म्हणून हा जो आप विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण दररोज श्रोत्यांसमोर एक डिपनेसमध्ये जाऊन खोलमध्ये जाऊन की या नकारात्मकतेला आपल्याला बाहेर काढायचंच आहे आणि ज्यावेळेला नकारात्मकता बाहेर निघाल निघेल त्यावेळेला आपलं जे जीवन एक सकारात्मक ऊर्जेनं भरपूर असेल कशी जरी सिच्युएशन आली तर त्यामध्ये आपण कधीही हिंमत हारून माघारी घेणार नाही तर त्याच्यामध्ये विजय प्राप्त करूनच आपण पुढं जाणार फारच सुंदर एक्झाम्पल दिला बालासाहेब तुम्ही कसं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करून पुढे जाता येईल आणि विद्यार्थी जीवनामध्ये पण कसं आपण ते एक एक्झाम्पल देऊन तुम्ही सांगितलं की एका विद्यार्थीचा मनोभाव कसा होतात आणि त्या मनोभाव त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी जेव्हा एक छोटासा खेळ मांडला त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये एक्झाम्पल देऊन सांगितलं सरांनी तर असे बरेच काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा कुठेतरी अडकतो तर अडकल्यामुळे काही कामं होत नाही म्हणून आपण तिथंच त्याच्यावरती चिंतन करून त्याच गोष्टी परत परत आठवण केल्याने दुःख वाढतं तिथे त्या गोष्टीला विसरून आपण चांगलं काय होईल चांगलं काय करता येईल अजून याच्यापेक्षा वेगळा काय करता येईल असा आपण जेव्हा विचार करणार तेव्हाच आपल्या जीवनामध्ये एक नवीन विचार येईल आणि त्या विचारांनी आपण आनंद एक्सपिरियन्स करू शकतो जसं आपण सुरुवातीला बघितलं की काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात जातात पण पण कधीकधी आपण पुढे जाऊन पाठीमागचा विचार सुरू करतो तेव्हा आपल्याला मुश्किल येतात पण पुढे गेल्यानंतर आपण पुढचाच विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसा आनंद निर्माण करता येईल ह्याच्यावरती चिंतन केलं तर आपलं जीवन नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंगनी आपण सुखमय बनू शकतो आनंदमय बनू शकतो आणि आजच्या एपिसोडमध्ये एवढंच आणि परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आणि आजच्या एपिसोडमध्ये बालासाहेबांनी आपल्याला खूप काय माहिती दिला पॉझिटिव्ह थिंकिंगवरती त्यांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद <laughs> आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज आनंदी रहा आनंद लुटा सारा फुलला बाई बाई मनमो